ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी अठ्ठावन्नावा भगवान श्रीकृष्णाच्या अन्य विवाहांच्या कथा शुक म्हणाला लाक्षागृहात न जळता परत आलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले त्यांच्याबरोबर सात्यकी इत्यादी यादवही होते सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सर्ववीर पांडव एकदम उठून उभे राहिले जसे प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सर्व इंद्रिये उठतात वीर पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिले त्यांच्याशी झालेल्या अंगस्पर्शाने त्यांची सर्व पापे धुवून गेली भगवंताच्या प्रेमपूर्ण स्मित हास्याने सुशोभित असे मुखारविंद पाहून ते आनंदमग्न झाले श्रीकृष्णाने युधिष्ठिराने भीमसेनाच्या चरणांना वंदन केले अर्जुनाला आलिंगन दिले नकुलाने आणि सहदेवाने भगवंताच्या चरणांना वंदन केले जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा सर्वांग सुंदरी नववधू द्रौपदी लाजत लाजत हळूहळू श्रीकृष्णाजवळ आली व तिने त्यांना नमस्कार केला तसेच पांडवाने वीर सात्यकीचा सुद्धा सत्कार करून त्याला वंदन केले तो दुसऱ्या एका आसनावर बसला इतर यादवांचाही सत्कार केल्यावर ते सुद्धा श्रीकृष्णाच्या चारी बाजूना आसनावर बसले यानंतर श्रीकृष्णाने आत्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केले तिने अत्यंत स्नेहाने त्यांना हृदयाशी धरले त्यावेळी तिच्या डोळ्यातून प्रेमास्त्र वाहू लागले कुंतीने श्रीकृष्णांना बांधवाची खुशाली विचारली आणि भगवंतानी सुद्धा त्याचे यथोचित असे उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची व तिची स्वतःची खुशाली विचारली त्यावेळी प्रेम विव्हल झाल्याने कुंतीचा गळा दाटून आला होता डोळ्यातून अश्रू वाहत होते भगवंतांनी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले आणि ज्यांचे दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होते त्या श्रीकृष्णांना ती म्हणू लागली हे कृष्णा ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी बंधू आक्रोराला पाठवलीस त्याचवेळी आमचे कल्याण झाले आम्हा अनाथना तू सनाथ केलीस तू संपूर्ण विश्वाचा हितेशी आणि आत्मा आहेस तुझ्याजवळ अपपर भाव नाही असे असूनही जे तुझे सदैव स्मरण करतात त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्याला होणारे क्लेश मिटवतोस युधिष्ठिर म्हणाला हे सर्वेश्वर श्रीकृष्ण आम्ही कोणते पुण्य केले होते कळत नाही योगेश्वर सुद्धा मोठ्या प्रायाशाने ज्यांचे दर्शन घेतात त्या आपण आम्हा सामान्यांना अनाय असे दर्शन दिलेत नंतर युधिष्ठिराने भगवंतांना काही दिवस तिथेच राहण्याची प्रार्थना केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे चार महिने तिथे सुखाने राहिले एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढवून गांडीव धनुष्याने अक्षयबाणांचे दोन भाते घेऊन श्रीकृष्णासह वानर ध्वज असलेल्या रथात बसून पुष्कळ हिंस्र प्राणी असलेल्या निबिड अरण्यात शिकारीसाठी गेला तिथे त्यांनी बाणांनी वाघ डुकर रेडे काळवीट चित्ते गौरेडे गेंडे हरिण ससे साळी इत्यादी प्राणी मारले त्यापैकी पवित्र पशु पर्वकाळ आलेला पाहून सेवकाने राजा युधिष्ठिराकडे नेले इकडे अर्जुन शिकार करून दमल्यामुळे व तहान लागल्यामुळे यमुनेवर गेला श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही महारथी यमुनेच्या पाण्यात हातपाय धुवून नदीचे निर्मल प्राणी प्याले इतक्या तिथे तपश्चर्या करीत असलेली सुंदर कन्या त्यांनी पाहिली त्या श्रेष्ठ सुंदरीच्या मांड्या दात आणि चेहरा अतिशय सुंदर होता मित्रांनी पाठवल्यावरून अर्जुनाने जाऊन तिला विचारले हे सुंदरी तू कोण आहेस कुणाची कन्या आहेस कुठून आलीस आणि इथे काय करू इच्छितेस मला वाटते की तू पतीची इच्छा करीत आहेस हे कल्याणी तू तु तुझा सर्व वृत्तांत सांग कालिंदी म्हणाली मी सूर्यदेवाची कन्या आहे सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून ही कठोर तपश्चर्या मी करीत आहे हे वीर अर्जुना लक्ष्मीची आश्रय असणाऱ्या भगवानाशिवाय आणखी कुणालाही मी पती म्हणून वरणार नाही अनाथांचे आश्रय असणारे ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत माझे नाव कालिंदी आहे माझ्या पित्याने यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनामध्ये मी राहते भगवंताचे दर्शन होईपर्यंत मी इथेच राहणार अर्जुनाने श्रीकृष्णांना हा सर्व वृत्तांत सांगितला त्यांना ही आधीच माहीत होते त्यांनी कालिंदीला रथात बसून धर्म राजाकडे आणली यानंतर पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अत्यंत अद्भुत आणि विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून तयार करवून दिले यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांच्याकडे राहत असता अग्निदेवाला खांडववन देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाले खांडववन मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अग्निने अर्जुनाला गांडीव धनुष्य चार पांढरे घोडे एक रथ अक्षय बाणांचे दोन भाते आणि शस्त्रास्त्राने न तुटणारे एक कवच दिली खांडवन जळत असताना अर्जुनाने मैदानवाला अग्नीपासून वाचवले होते म्हणून त्याने अर्जुनाशी मैत्री करून त्याच्यासाठी एक सभागृह तयार करून दिले त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याच्या ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला होता काही दिवसानंतर अर्जुनाचा आणि इतर संबंधिताचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकी इत्यादीसह पुन्हा द्वारकेला परतली तिथे आल्यानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परम मंगल आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी खालील पाणी ग्रहण केले विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते त्यांची बहीण मित्रविंदा हिची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांना वरण्याची इच्छा होती परंतु त्यांनी तिला विरोध केला परीक्षिता श्रीकृष्णांची आत्या राजाहरी देवी हिची मित्रविंदा ही कन्या होती राजांच्या भरसभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन गेले परीक्षिता कोसल देशाचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक होता त्याची सत्या नावाची मुलगी होती नग्नजिताची कन्या असल्याने नग्नजिती या नावानेही ती ओळखली जात होती राजाच्या अटीनुसार सात तीक्ष्ण शिंगाच्या अजिंक्य वीरांचा वासही सहन न करणाऱ्या दुष्ट बैलावर विजय मिळवल्याशिवाय राजे त्या कन्येशी विवाह करू शकत नव्हते यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाने जेव्हा हा व्रतांत ऐकला की जो पुरुष त्या बैलावर प्रभुत्व मिळू त्यालाच सत्या मिळेल तेव्हा ती मोठी सेना घेऊन कौशल्यपुराला गेले कोसल नरेशाने आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले आणि आसन देऊन मौल्यवान पूजा सामग्रीने त्यांची पूजा केली तेव्हा श्रीकृष्णाने सुद्धा त्याचे अभिनंदन केले राजकन्येने वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आलेले पाहून मनोमन अशी इच्छा केली की जर मी व्रतांचे पालन करून यांचेच चिंतन केले असेल तर हेच माझे पती व्हावेत आणि यानेही माझी पवित्र लालसा पूर्ण करावी लक्ष्मी ब्रह्मदेव शंकर आणि लोकपाल ज्यांच्या चरणकमलांची धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात आणि जे आपण स्थापन केलेल्या धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अनेक लिलावतार धारण करतात ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत नग्नजिताने श्रीकृष्णांची विधीपूर्वक पूजा करून प्रार्थना केली की हे जगतपती नारायणा आपण आपल्या स्वरूपभूत आनंदानेच परिपूर्ण आहात आणि मी एक तुच्छ मनुष्य आहे मी आपली काय सेवा करू श्री शुक म्हणाला परीक्षिता नग्नचिताने दिलेल्या आसनावर बसून त्यांनी केलेल्या पूजेने संतुष्ट झालेले भगवान हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले श्री भगवान म्हणाले राजन आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या क्षत्रियाच्या याचनेची विद्वानांनी निंदा केली आहे तरीसुद्धा मी आपल्याशी मैत्री संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो या बदल्यात काहीही शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही राजा म्हणाला प्रभू आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात आपल्या वक्षस्थळावर लक्ष्मी नित्य वास करते माझ्या कन्येसाठी आपल्याहून श्रेष्ठ असा दुसरा कोणता वर असू शकेल परंतु हे यदुश्रेष्ठा आम्ही पूर्वीच याविषयी एक पण केला आहे कन्येसाठी योग्य वर शोधण्याकरता पुरुषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठीच आम्ही असे केले आहे हे वीरश्रेष्ठा आमचे हे सात बैल माजलेले असून कुणालाही न आवरणारे आहेत पुष्कळशा राजकुमारांना यांनी घायाळ करून त्यांचा पराभव केला आहे हे श्रीकृष्णा आपणच जर यांना व्यसन घातलीत तर हे लक्ष्मीपती आपणच आमच्या कन्येसाठी योग्य वर ठराल नग्नजिताचा हा पण ऐकून श्रीकृष्णाने कंबर कसली आणि सात रुपये घेऊन जाता जाता त्या बैलांना व्यसन घातले त्यामुळे बैलांची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले आता भगवान श्रीकृष्ण त्यांना दोरीने बांधून मूल लाकडी बैलांना ओढते तसे त्या बैलांना ओढू लागले राजाला अतिशय आश्चर्य वाटले प्रसन्न होऊन त्याने श्रीकृष्णांना आपली कन्या दिली आणि सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्याला अनुरूप अशा सत्तेचे विधीपूर्वक पाणीग्रहण केले आपल्या कन्येला प्रिय असे भगवान श्रीकृष्णच पती मिळाल्याचे पाहून राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव साजरा होऊ लागला शंख ढोल नगारे वाजू लागले सगळीकडे गाणे बजावणे सुरू झाली ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले सुंदर वस्त्रे फुलांचे हार आणि दागिन्यांनी नटून थटून नगरातील स्त्री पुरुष आनंदोत्सव साजरा करू लागले राजाने दहा हजार गायी आणि सुंदर वस्त्रे परिधान करून गळ्यात सुवर्णहार घातलेल्या तीन हजार तरुणदाशी वरदक्षिणा म्हणून दिल्या त्याचबरोबर नऊ हजार हत्ती नऊ लाख रथ नऊ कोटी घोडे आणि नऊ अब्ज सेवक सुद्धा वरदक्षिणा म्हणून दिली नग्नजिताने त्या दाम्पत्याची रथात बसवून विशाल सेनेसह पाठवणी केली त्यावेळी वासल्याने त्याचे हृदय भरून आले होते यादवाने आणि नग्नजिताच्या बैलांनी याआधी ज्या राजांचे बळ धुळीस मिळवले होते त्या राजांनी जेव्हा हा व्रतांत ऐकला तेव्हा ते सहन न होऊन सत्याला घेऊन जात असताना त्या राजाने वाटेत श्रीकृष्णांना वेढा घातला आणि ते त्यांच्यावर बाणाचा वर्षाव करू लागले त्यावेळी अर्जुनाने आपल्या प्रिय मित्राचे प्रिय करण्यासाठी गांडीव धनुष्य हातात घेऊन सिंह ज्याप्रमाणे क्षुद्र पशूंना पळवून लावतो त्याप्रमाणे त्या राजांना त्याने पिटाळून लावले त्यानंतर यदुश्रेष्ठ देवकीनंदन ती वरदक्षिणा आणि सत्या यांना घेऊन द्वारकेत आली आणि तिच्यासह आनंदात राहू लागली श्रीकृष्णाने केकई देशातील आत्या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्येशी विवाह केला तिच्या संतर्दन इत्यादी भावानी स्वतःच तिला श्रीकृष्णांना दिले होते मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती ती अत्यंत सुलक्षणी होती गरुडाने ज्याप्रमाणे स्वर्गाहून अमृत पळवले त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचे हरण केले भगवान श्रीकृष्णाच्या अशा आणखी हजारो स्त्रिया होत्या भौमासुराला मारून त्याच्या बंदीग्रहातून त्यांनी त्या सुंदरींना सोडवून आणले होते या ठिकाणी अठ्ठावन्नावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू